या तुझ्या रूपाचा आकार देखून या तुझ्या रूपाचा आकार देखून या तुझ्या रूपाचा आकार उभा कटी कर उभा कटी कर

तेने माझ्या चित्ता आले समाधान तेने माझ्या चित्ता आले समाधान वाटते चरण वाटते चरण वाटते चरण दुनिया तुझा गा गीत वाज़ी थो टाइ मूंखे गाॾो गीत मूंखे ॻा थो गीत मूंखे गाॾो गीत का म्हणे मन तुझ्या नामा पुढे तुका म्हणे मन तुझ्या नामा पुढे तुच्छ ते बापुडे तुच्छ ते बापुडे तुच्छ ते बापुडे सकळ तुझ्या रूपाचा आकार